याला खोटं काय म्हणता तुम्ही याला मिथ्या का म्हणायचं सांगतो तर यांचं नाम रूप पालटू शकतं बिलवर मोडले पाटल्या करायला येतात पाटल्या मोडल्या लफा करायला येतो आणि काय मोडलं नाम आणि रूप ज्याचं पालटतं त्याला मिथ्या म्हणायचं पहिल्यांदा जितकं नाही तेवढं पुढं बसून घ्या म्हणजे मध्ये मध्ये डिस्टर्ब होणार नाही बसायचं काय हरकत नाही बसायला काय हरकत नाही बरं का नाम आणि रूप ज्यांचं बदलतं त्याला मिथ्या म्हणायचं मूळ कारण त्याला सत्य म्हणायचं कापूस हे मूळ कारण आहे त्याच्यापासून बनलेले रुमाल असेल धोतर असेल टोपी असेल उपरण असेल आणि काय असेल ही सगळी त्याची कार्य आहेत त्याला मिथ्या म्हणायचं मूळ कारणाला सत्य म्हणायचं माती पुढचं उदाहरण सांगतो मी माती हे मूळ कारण आहे त्याला सत्य म्हणायचं बरं का पण त्या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 सत्वम अन्वय याला अन्वय म्हणायचं ब्रह्म आहे म्हणून जग आहे आता उलट बघा यदभावे तदभाव न जगदभावे ब्रह्माभाव न दागिना नाही याचा अर्थ सोनं नाही असं नाही ना लक्षात घ्या सोनं काय फक्त दागिन्याच्या स्वरूपात राहतं असं आहे काय नाही सोन्याचं वळ असू शकतं लड असू शकते बिस्किट असू शकतं बरोबर आहे की नाही सोन्याचं बिस्किट हा काय दागिना आहे का नाही गळ्यात कोण घालून हिंडतं का नाही जर गळ्यात कोणी सोन्याचं बिस्किट घालून हिंडलं तर लोक काय म्हणतील मी श्रीमंत आहे म्हणतील नक्कीच परंतु जरा लकवा मारलाय म्हणतील की नाही सांगा सोन्या अलंकाराच्या रूपातच सोनं राहतं असं नाही आहे तसं सृष्टीच्या रूपातच परब्रह्म आहे असं नाही अहो सृष्टी जे आहे हा परमात्मा बनवणारा आहे सृष्टीचं बारस जेवणारा आणि बारा व घालणारा परमात्मा आहे ते मूळ कारण आहे त्याचं ध्यान केलेलं आहे लक्षात घ्या लोक विचारतात ओ मूळ कारणाचं ध्यान केलंय मूळ कारणाचं ध्यान केलंय म्हणून तुम्ही सांगताय तुम्ही सत्याचं मग हे जे मूळ कारण म्हणताय तुम्ही ते काय प्रकृती आहे का हो हे प्रकृतीचं ध्यान केलंय का एक लक्षात घ्या इथं प्रकृती या शब्दाचा अर्थ तब्येत असा घ्यायचा नाही प्रकृती याचा अर्थ काय the primary and material source of material world बस ती प्रकृती या प्रकृतीचं ध्यान आहे नाही ते म्हणाले कशावर नाही म्हणता तुम्ही इकडं तर म्हणताय मूळ वस्तूचं ध्यान केलेलं आहे मूळ कारणाचं ध्यान केलंय प्रकृतीपासून जग निर्माण झालं असं आम्ही ऐकलंय म्हणजे ध्यान प्रकृतीचं नाही असं कोणत्या आधारावर म्हणता तर त्याचं उत्तर असं आहे की ह्या श्लोकामध्ये ज्याचं ध्यान केलेलं आहे त्याला विशेषणीचं काय वापरलं ठेवतंय का अभिज्ञ अभिज्ञ याचा अर्थ जाणणारा ते जे कारण काय आहे म्हणून सांगितलंय ते जाणणार आहे प्रकृती जड आहे हो ती काय जाणेल जाणणं हा गुणधर्म जडाचा नाही आहे चैतन्याचा गुणधर्म आहे तो चैतन्य रूप असणार आहे मूळ कारण आहे लक्षात घ्या म्हणजे प्रकृतीचं ध्यान नाही बर ठीक आहे पण मग तुम्ही जाणणार आहे म्हणताय मग जीव सुद्धा प्रकृती आणि जाणतो की जीव हा प्रकृतीचे दोन प्रकार एक जड भूमी रापोदलो वायु बुद्धिरे बुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ज्ञान आणि प्रकृती विद्धीने पराम जीव होता मग जीवाचं ध्यान आहे का जीव जाणतो नाही म्हणाले जीवाचं सुद्धा ध्यान नाहीये कशावरनं तर ज्याचं ध्यान केलं आहे त्याला इथं विशेषण वापरले स्वराट स्वराट याचा अर्थ काय स्वेन एव राजते स्वेन एव राजते म्हणजे स्वतः सिद्ध ज्ञानवान आहे बस जीव जो आहे हा परप्रकाशित आहे हा स्वयंप्रकाश असणार आहे बर ठीक आहे म्हणजे जीवाचं ध्यान नाही बर मग आम्ही असं ऐकलंय की या सृष्टीचं मूळ कारण ब्रह्मदेवाने सृष्टीचं निर्माण केली हे ब्रह्मदेवाचं ध्यान आहे काय तिथं आदिकवी असा शब्द वापरलाय मूळ श्लोकामध्ये आदिकवी म्हणजे ब्रह्मदेव तर ते म्हणाले की तसे नाही ब्रह्मदेवाचं सुद्धा हे ध्यान नाही तर हे कोणाचं ध्यान आहे तर आदिकवी ब्रह्मदेवाला ज्यानं वेद शिकवले ना त्याचं ध्यान आहे कवी ब्रह्मदेवाला ज्यानं वेद शिकवलं त्याचं ध्यान आहे पुन्हा शंका अहो आम्ही कुठं पुराणामध्ये असं ऐकलं नाही की ब्रह्मदेव कुठेतरी जाऊन वेद शिकले कुठल्या गुरुजींच्याकडे जाऊन भोकत होते कुठल्या पाठशाळेत गेले आणि वेद शिकले वगैरे असं काय ऐकलं नाही त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ब्रह्मदेव असं कुठं पाठशाळेमध्ये जाऊन शिकले नाही मग काय झालं ज्याचं ध्यान केलं ना त्या परमात्मा वस्तूनं हृदा ब्रह्मतेने म्हटलेलं आहे हृदा म्हणजे केवळ संकल्प मात्रे करून ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये परमात्म वस्तून केवळ संकल्प मात्रे करून वेद निर्माण केले प्रकाशित केले लक्षात घ्या हृदा ब्रह्मतेने ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये वेद प्रकाशित झाले ते केवळ संकल्पाना झाले त्या वस्तून मनात आणलं आणि ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये वेद प्रकाशित झाले व्यवहारामध्ये काय होतं सांगतो सांगणाऱ्याच्या हृदयातली गोष्ट दुसऱ्याच्या हृदयात कशी पोचती ठोक हो का सांगणाऱ्याच्या हृदयातनं ती त्याच्या मुखावाटे बाहेर पडते ऐकणाऱ्याच्या कानात शिरते वाटे ती त्याच्या हृदयात जाते म्हणजे ह्या हृदयातनं त्या हृदयात जायचा मार्ग हा असा आहे लक्षात घ्या परंतु इथं कसं आहे केवळ संकल्प मात्र करून ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगू ये हृदयीचे ते हृदयी घातले बस ये हृदयचे ते हृदयी घातले मग सावळा सकम कडू बाहू पसरोली दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू अरे हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले बस केवळ संकल्प मात्र ये करून ज्यानं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये वेद प्रकाशित केले त्याचं ध्यान आहे महाराज तेजो वारी मृदा यथ विधिमयो यत्र जन्माद्यस्येतोन्वयादितर्तश्चार्थेषु विज्ञस्वराट् ते मे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः ज्याचं वर्णन करताना सूर्य हा याचा अर्थ शहाणे शहाणे विद्वान लोक आहेत ते सुद्धा हात टेकतात बरं का लक्षात घ्या अहो सनकाजी काही वेडे आणि पिसे झाले ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पाहे पाच जाणीवेचे निबळे अरे कोणी वेदापासून असे आगाय मला सांगा ज्ञानाच्या बाबतीत वेदाची बरोबरी करणारं कोणी आहे का हो नाही परंतु त्या वेदाला ही वर्णन करता आलं नाही जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे का शेषाहून तोंडाळे बोलके आधी वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये शेषाचा हात धरणार कोण आहे का हो? अहो त्याला हजार तोंड आहेत किती बोलत असेल विचार करा हजारो तोंडाने वर्णन करून सुद्धा त्याला भगवंताचं यथार्थ वर्णन करता आलं नाही शेषाहून तोंडाळे बोलके आधी तोही अंथरुणा तळवटी दडे तो म्हणजे कोण शेष अंथरुणा तळवटी दडे येरू दोघांची नावं घेतली एक वेदाचं आणि शेषाचं शेषाची काय तरा झाली ते सांगितलं आता येरू म्हणजे दुसरा वेद येरू नेती नेती नेती म्हणून बहुडे जे सनकाधिकारी वेळे आणि पिसे झाले महाराज सहस्रमुखी शेष शेण आला बापुडा हा शेष जो होता तो भगवंताचं वर्णन करायला गेला इतकं इतकं इतकं वर्णन केलं त्यानं म्हणे बडबडून बडबडून बडबडून त्याच्या तोंडातले प्रत्येक तोंडात एकच जीव होती पहिल्यांदा हा पण ते जेव्हा फाटून एकाच्या दोन दोन झाल्या म्हणे सहस्रमुखी शेष आला बापुडा हा धडा जीव हा त्याच्या सांगायचा मुद्दा असा आहे त्याचं वर्णन कुणाला करता येत नाही मुह्यंती एक सूर्य नाथराय म्हणाले नका पुसुबाई नका पुसुबाई वेदासी काही कळलेची नाही त्याला काय कळलं नाही बरं का कळलेची नाही शेष क्षणाला जाहळ्या द्विसहस्र जिभा जिभा देव का हो उभा विटेवरी उभा उभा देव का हो उभा नातराय म्हणतात हो भगवंताची एक लीला त्या वेगाला वर्णन करता आली नाही शेषाला वर्णन करता आली कोणती लीला वैकुंठ सोडून हा परमात्मा पंढरीत का आला एवढी एक लीला वर्णन करता आली आली नाही तो स्वरूप काय वर्णन करणार नाही त्याचं वर्णन करता येत नाही मुह्यंती सूरय ते जो विनिमयो यत्र त्रिसर्गो मृष विनिमय याचा अर्थ एकाचा दुसऱ्याच्या ठिकाणी होणारा भास अन्य अन्यावो भास आहे त्या एकाचा दुसऱ्याच्या ठिकाणी होणारा जो भास आहे त्याला विनिमय म्हणायचं ते वारी मृदानी यथा विनिमय तेजाच्या ठिकाणी वारीचा भास वारी म्हणजे पाणी तेजाच्या ठिकाणी वारीचा भास वारीच्या ठिकाणी मृदाचा भास उदाहरण समजून म्हणजे लक्षात तेजाच्या ठिकाणी वारीचा भास त्याचा अर्थ काय मृगजळ आम्हाला खरं वाटतं का हो हा मृगजळ खरं वाटतं आम्हाला सूर्यनारायणाच्या प्रखर किरणांचा उखर भूमीशी संबंध आला की ती हवा तापती शास्त्रीय सत्य आता आपल्याला ठोक आहे हवा तापती त्याच्या लाटावर जायला लागतात आणि बघणाऱ्या मुख्या जनावरांना असं वाटतं अरे ते लांब पाणी जवळ का तिकडं धावत धावत धावत जातात कशासाठी तारलेली आहेत म्हणून ना तरी मृगे तृषा येते संभ्रमे विसरून जाते मग तोय बुद्धी बरडी नाही ठाकवली येते मुखी जनावर आहेत त्यांना कळत नाही महाराज अहो जनावरांचं काय घेऊन घेऊन बसलाय माणसं बसतात आपण बघितलं का लक्षात असेल तर बघा आपण ज्या वेळेला ऐन उन्हाच्या वेळेला तारोडवरनं जर गाडीतनं प्रवास करत असू आणि तो रस्ता जर असा वरखाली वरखाली झालेला असेल असा तर एका विशिष्ट पोझिशनला आपल्याला समोर रस्त्यावर जर बघितलं तर अक्षरशः पाणी ओतल्यासारखा काळाभर रस्ता दिसतो आपली गाडी तिथे जाते तर वाटतं कोरडे ठणठणीत आहे ते जे काळेभोर जे दिसलं पाणी ओतलं ते मृगजळ आहे लक्षात घ्या पण आम्हाला बघताना खरं वाटतं की नाही तेजाच्या ठिकाणी वारीचा वास वारीच्या ठिकाणी मृगाचा वास मृग याचा अर्थ माती माती याचा अर्थ काय मातीच पाहिजे असं नाही काच ही सुद्धा मातीच आहे काचेचा वास होतो काही एस्पेशली सांगतो लॅबोरेटरीमध्ये बघावं जर पाणी असं चांगल्या त्या पाढ्याशुभ फरशीवर पडलेलं असेल तर एखादी स्लाईड फुटली आहे का काय असं वाटतं काचेची स्लाईड पाण्याच या ठिकाणी काचेचा भास होतो आणि बघताना त्यावेळेला ते खरंच वाटतं बरं का मृदुजल सुद्धा खरंच वाटतं तेजू भारी मृदाई यथ विनिमय तसं तसं काय हे आपल्याला सृष्टी जी आहे ना ही खरी वाटते याचं कारण काय ठेवत आहे का तर म्हणाले या सृष्टीच्या बुडाशी असणारं जे अधिष्ठान आहे ते खरं आहे आणि म्हणून हा होणारा भास खरा वाटतो आपल्याला मृगजळ खरं का भासतं तर तिथं असणारं तेल खरं आहे काचेचा भास का होतो तिथं असणार पाणी खरं आहे व्यवहार काय आहे अधिष्ठान जर खरं असेल तर भास होतो आणि होणारा भास खरा भासतो नेहमीच आपलं वेदांत शास्त्रातलं पेटंट उदाहरण आहे रज्जू सर्पाचं मंद अंधकार आहे आणि तिथं एक दोरी पडलेली आहे मनुष्य असा गडबडीने गेला काचेची दोरी होती पायाला टोचली वाटतं घाबरला त्याला वाटलं साप चावला बस येऊन बघतोय तर काय तोंडाला फेस आला अगदी काय मिरची आळणी लागायला लागली साखर कडू लागायला लागली वगैरे सगळं सगळा प्रकार व्हायला लागलेला काय झालं साप चावला चावला साप चावला साप चावला येऊन बघतात बॅटरीचा फोकस टाकून तर काचाच दोरी आहे मला सापाचा भास का झाला तर तिथं पडलेली रज्जू व्यवहार दृष्टीनं खरी आहे म्हणून तिथं जर रज्जू पडलीच नसती दोरी पडलीच नसती तर सापाचा भास झालाच नसता लक्षात घ्या तसं हे आम्हाला भासणारी सृष्टी जी आहे खरं म्हणजे मिथ्या आहे परंतु ती आम्हाला सत्य भासते का सत्य भासते तर ह्या सृष्टीच्या बुडाशी असणारा अधिष्ठान खरं आहे अधिष्ठान खरं असेल तर वरचा होणारा भास खरा भासतो अधिष्ठान खरं पाहिजे मात्र एक आडत्याच्या दुकानात काम करणारा मजूर होता पंधरा वीस वर्ष हमाली करत होता त्या दुकानामध्ये बायकोवर प्रेम फार होतं त्याचं म्हणून त्यानं बायकोला पैसा पैसा पैसा जमवून खऱ्या मोत्याची नथ केली बरं का तुम्हाला सांगतो खऱ्या मोत्याची नथ केली बायको नथ घालून हो एवढी प्रेमानं नवऱ्यानं नथ केली ती नाका नाकात घालून ती बाहेर हिंडायला लागली लोक म्हणतात हे खरी कुठली असते होय नवराईचा आम्हाला आहे काय खरी कुठली असते का हो खऱ्या मोत्याची नथ आहे पण बघणाऱ्याला अधिष्ठान खोटाय लक्षात घ्या आधीच तेच कोट्या दिशाची गाडीतनं उतरली गॉगल असा काढला शोफरनं दार असं उघडल्यावर उतरली टाक टाक टाक टाक टाक टाक पायातले सँडल वाजवत निघाली कुठले जे अमेरिकन डायमंडचं घातलेलं होतो काय लोक काय खरी हिरे तो काय खरे अरे कसले खरे हिरे कोटे ते पण खोटे म्हणायचं ताकद नाही कोणायची का अधिष्ठान काय कोट्या दिशाची बायको आहे लक्षात घ्या अधिष्ठान खरं असलं की होणारा भास खरा वाचतो सत्य वाचतो तेजो वैरमृदा यथ विधिमयो यत्र त्रिसर्गो मृष यत सत्यतया मिथ्या सर्ग अति सत्यवत प्रतीयते तम परम सत्यम धीमही त्या परसत्याचं ध्यान केलेलं आहे म्हणाले धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही धामना म्हणजे तेजान ज्यानं आपल्या तेजानं आमच्या हृदयातील अज्ञान रूपी अंधकार कायमचा नाहीसा केला आहे त्या परसत्याचं ध्यान केलेलं आहे बरं का जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथ विनिमयो यत्र त्रिसर्गो मृष धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परम् धीमहि पहिला श्लोक झालाय दुसरा श्लोक धर्म प्रोज्जित गैतवोत्र परम निर्मत्सराणाम सदा वेद्यम वास्तवमत्र वस्तुषवदंता पत्रयोन्मूलनम श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वर सद्यो हृद्यवरुध्यते त्रिकृतिभी शुश्रूषुभिस्तत्क्षणात हा जो दुसरा श्लोक आहे या श्लोकामध्ये भागवतकारांनी श्रीमद भागवत या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय सांगितलेले अनुबंध चतुष्टय शब्द बोजळ आहे लक्षात घ्या अनुबंध चतुष्टय शब्द जरी बोजळ असला तरी अर्थ सोपा आहे चतुष्टय या शब्दाचा अर्थ चार गोष्टींचं एक युनिट त्याला चतुष्टय म्हणायचं चार गोष्टी आहेत कोणकोणत्या चार गोष्टी विषय अधिकारी संबंध आणि फल या चार गोष्टी काय आहे ह्या चार गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय लोकांची त्या विषयाकडे प्रवृत्ती होत नाही असा आहे म्हणून या चार गोष्टी सांगाव्या लागतात याला म्हणायचं अनुबंधाची दृष्ट आहे मी आपल्याला हे जरा स्पष्ट करून सांगतो म्हणजे लक्षात येईल अनुबंधाची दृष्ट आहे म्हणजे काय आपण सगळेजण टी व्ही बघतो बघतो का नाही काही तर कोणी आहे असं टी व्ही न बघणारं सुद्धा बघतो म्हणजे <laughs> आपण सगळेजण टी व्ही बघतो त्या टी मध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात ते सिरियल्स असतात अमुक असतो पण गंमत अशी असते बघा की तो कार्यक्रम जो असतो नाही एक समजा अर्धा तास कार्यक्रम असेल टोटल सगळा मिळून तर त्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा मिनिटं वीस मिनिटं जाहिरातीच असतात एक दहा <laughs> आणि दहा मिनिटं काहीतरी कार्यक्रम असतो तो ह्या सगळ्या जाहिराती ज्या असतात ना यामध्ये अनुबंध चतुष्टय असतात बरं का मी सांगतो तुम्हाला उदाहरण सांगतो तुमच्या म्हणजे लक्षात येईल आपण ती मूची जाहिरात बघितली असेल मूची दोन बायका अशा समोरासमोर बसलेल्या आहेत बोलतायत काहीतरी एवढ्यात एक बाई उठती असं काहीतरी वरती घ्यायला उठती का काय कोणास असं असं उठती तो आ करते बघा बघितलं असेल तुम्ही असं करते आ करते मग ती समोरची बाई म्हणते अगं मूळ लगाव मूळ लगाव लक्षात घ्या बरं का मी काय सांगतोय जाहिरात कशाची आहे मूळची जाहिरात आहे म्हणजे विषय कोणता आहे या जाहिरातीचा तर मूळ हा विषय आहे बरं का अनुबंध चतुष्ट आहे आपला पहिला मुद्दा मूळ विषय मूळची जाहिरात आहे मूळ विषय झाला आता दुसरा मुद्दा कोणता आहे त्यातला अधिकारी या मूळचा अधिकारी कोण हे त्या जाहिरातीतनं सुचवलेलं असतं कसं की असं केलं आह करते की नाही म्हणजे ज्यांच्या कमरेत सळक भरलेली आहे ज्यांच्या कमरेत करक भरलेली आहे आय उई करून विवळणारे लोक आहेत हे सगळे या मूळचे अधिकारी आहेत बरं का या सगळ्या एवढ्या लोकांना हे सगळे मूळ उपयोगी पडणार आहे असा त्याचा अर्थ विषय अधिकारी झाला विषय झाला अधिकारी झाला आता संबंध की बेसांची मूळ लगाव मग लगेच ते असं ते बैपालची निजलेली दाखवायचं आणि मग ते पाठीला ती अशी ट्यूब नीची धरायची बरं का आणि अशी दाबायची दाबली की लिमिट ट्यूब बाहेर येते अहो तीस रुपयाची असली तर पंधरा रुपयाची बाहेर येते एकदम तुम्हाला सांगतो आपल्याला परवडत नाही ते त्यांना दाखवायचं ठीक आहे ते आणि मग तो काय तुम्हाला सांगतो असं पाठीला असं चोळलेलं दाखवायचं हा संबंध बरं का पाठीला चोळलेला दाखवायचं हा संबंध आहे आणि फलश्रुती काय ठेवता का मिनटो नाही आराम येऊन झालं पुढे फलश्रुती त्याची लक्षात आलं का बघा म्हणजे असे आहातक सगळी जाहिरात चार गोष्टी झाल्या त्यामध्ये विषय झाला अधिकारी झाला संबंध झाला फल झालं आमची तीर्थरूप उदाहरण द्यायचे एस एस सी गाईड इंग्लिशचं एस एस सी गाईड आहे त्याची जाहिरात कशी केलेली असती अहो विषय काय एस एस सीचं इंग्लिश गाईड आहे म्हणजे एस एस सीला इंग्रजी विषय घेऊन बसणारे जे आहेत हे त्याचे अधिकारी झाले एस एस सीचं इंग्लिश हा विषय झाला संबंध काय त्याचा तर क्लोज स्टडी गाईडचा टेस्टचा नाही केला तरी चालतो बरं का लक्षात घ्या टेस्टचा अभ्यास केला तरी चालतो गाईडचा क्लोज स्टडी करायचा फलश्रुती काय डिस्टिंक्शन शुअर याला म्हणायचं अनुबंध चतुष्टय काय आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे या चार गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय लोकांची त्या विषयाकडे प्रवृत्ती होत नाही म्हणून या चार गोष्टी सांगाव्या लागतात म्हणजे अशी आपल्याकडे पद्धत आहे की ग्रंथाच्या सुरुवातीला का होईना किंवा शेवटी का होईना हे अनुबंध चतुष्टय सांगायचे ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठाचे अनुबंध चतुष्टय अभंगाच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचं सांगून टाकलं विषय कोणता अहो हरी हाच विषय आहे लक्ष घ्या हरी हाच विषय आता विषय झाला अधिकारी कोण असोनी संसारी जिव्हे करी असोनी संसारी जिव्हे वेगुकरी याचा अर्थ काय तर सर्वसामान्य मनुष्य जो चार भिंतीच्या घरामध्ये राहतो असा सर्वसामान्य मनुष्य हा त्या हरिपाठाचा अधिकारी आहे का दोन मुद्दे झाले विषय झाला अधिकारी झाला आता संबंध काय अहो संबंध काय नुसतं म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा एवढा संबंध आहे आणि फलश्रुती सांगू तेने मुक्ती चारी साधी तेने मुक्ती चारी साधी अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहेत गीताशास्त्राचे अनुबंध चतुष्टय गीताशास्त्राच्या शेवटी सांगितले बरं का लक्षात घ्या गीताशास्त्राचे अनुबंध चतुष्टय पंधराव्या अध्यायातला शेवटचा श्लोक बघा आपण म्हणाल अहो गीता अठरा अध्याय आणि तुम्ही शेवटी काय सांगितले म्हणताय लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मते गीताशास्त्र पंधराव्या अध्याया अखेर संपलं सोळावा सतरा अध्याय हे जे आहेत हे पुरवणी वजा अध्याय असलेले अध्याय आहेत आणि शेवटचा अध्याय गीतेची समरी म्हणा थोडक्यामध्ये कलशाध्याय त्याला म्हटलेला आहे परंतु गीताशास्त्र पंधराव्या अध्यायाच्या शेवटी संपलं आणि म्हणून तिथं शास्त्र संपल्याचा निदेश निर्देश करणारा इतिहास शब्दाला शब्द आलाय बघा इति गुह्यतम शास्त्र उत्तम मयानग एतद बुधवा बुद्धिमान सत्कृतकृत्यस्य भारत ह्या श्लोकामध्ये गीताशास्त्राचे अनुबंध चतुष्टय सांगितले चतुष्ट म्हणजे आता आपण मगाशी बघितलेला आहे विषय अधिकारी संबंध आणि फल गीताशास्त्राचा विषय कोणता आहे इथे गुह्यतम शास्त्र म्हणलेला आहे गुह्यतम कोणता आत्मवस्तू आत्मवस्तू हा गीताशास्त्राचा विषय आहे आणि हा कसा आहे गुह्यतम आत्मवस्तू कशी आहे हो गुह्य नव्हे गुह्यतर नव्हे गुह्यतम आहे बस म्हणून म्हटलं इथे गुह्यतम शास्त्र विषय झाल्या इदम उत्तम मया अनघ अनघ आणि पुढे एक बुद्धिमान शब्द आहे बघा अनघ याचा अर्थ निष्पाप निष्पाप असणारा बुद्धिमान असणारा या गीताशास्त्राचा अधिकारी आहे संबंध काय एतद बुधवा बस हे शास्त्र जे आहे जाणून घ्यायचं आणि फलश्रुती काय कृतकृत्यश्च भारत बस हे अनुबंध दृष्ट या पद्धतीने सांगितले जातात तसं श्रीमद भागवत ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय भागवतकारांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत अत्र म्हणाले काय विषय कोणता अत्र परम हा धर्म हा निरूप्यते बरं का परमधर्म परम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला बरं काय अत्र परम हा धर्म हा निरूप्यते काय आहे कालिदासाला सुचलं ते मल्लीनाथाला सुच कालिदासाला जे सुचत नाही ते मल्लीनाथाला सुचलं सुचतं म्हणतात तसा प्रकार आहे टीकाकारांनी पुष्कळ तडा गेलेल्या असतात अत्र परम हा धर्म हा ते त्याच्याऐवजी तोडताना कसं तोडलं ठोका का अ त्रप परम हा धर्म अ त्रप त्रपायाचा अर्थ लज्जा श्रीमद भागवतामध्ये काय सांगितलं म्हणे तर त्रपा म्हणजे लज्जा सोडून आचरावा याचा धर्म सांगितला वास निर्लज्ज होऊन आचरावा म्हणाले गायन विलज्जो विचारे निसंग हा भागवतकार म्हणतात अत्र परमहा हा निरूप्यते कथम भूत हा धर्म तो धर्म कसा आहे तर म्हणाले प्रोज्जित कैतव हा प्रोज्जित कैतव म्हणजे प्रकर्षेण उज्जितम कैतवम कैतव याचा अर्थ काय लबाडी ज्या धर्मातून लबाडी मुळासकट उखडून काढलेली आहे असा धर्म सांगितला आपण म्हणाल धर्मात लबाडी असते का हो असती धर्मामध्ये लबाडी असती आणि आम्ही ती सगळी करतो हो लक्षात ठेवा भागवत आणि धर्म असे दोन शब्द ज्या वेळेला एकत्र एकत्र येतील त्यावेळेला धर्म या शब्दाचा अर्थ भक्ती असा घ्यायचा आणि आम्ही लबाडी करतो की नाही सांगा भक्तीमध्ये देवासमोर दोन सडकी पानं एक किडकी सुपारी ठेवायची होय तुम्ही वाण्याच्या दुकानात जो सुपारी मागा की तो वाणीच विचारतो तुम्हाला पूजेला पाहिजे का खायला पाहिजे म्हणून होय पूजन पाहिजे असली तरी किडकी चालते घेऊन गावात चालते त्याला काय असली देव चडकी पानं किडकी सुपारी देवासमोर ठेवायची आणि मग काय अस्माकम मागायचं मात्र किती ठोक का अस्माकम स कुटुंबानाम सपरिवारानाम द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर आणि तुला काय नको सांगी बाबा एवढं सगळं बघ दोन पाठ आणि एक सुपारी एवढ्यामध्ये सगळं याला लबाडी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं त्यांना भाऊ तुम्ही आणि गमत सांगतो पण द्विपद चतुष्पाद म्हणजे सगळ्यांचं सगट पाहिजे बरं का म्हणजे आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं आपल्यालाच पाहिजे असं नाही द्विपद चतुष्पद म्हणजे काय काय ठेवू का द्विपद याचा अर्थ दोन पायाची घरातली माणसंच असा त्याचा अर्थ नाही घरात जर राहू पाळला असला तर त्याला सुद्धा दोन पाय असतात तोही त्यात इन्क्लूड झाला बरं का कोंबड्या पाळल्या असल्या कुणी तर त्या सुद्धा त्यात दोन दोन पायाच्या त्या सगळ्या त्यात इन्क्लूड झाल्या इतकं जर वेळ घरामध्ये शिडी असली तरी तिला पाय किती असतात शिडीचं सुद्धा आयु ऐश्वर आरोग्य सगळं पाहिजे त्यात एवढ्या आणि चतुष्पय म्हणजे काय घरात गाय म्हैस वगैरे घरामध्ये टेबल असलं तरी त्याला चार पाय असतात कॉट गडवंशी सगळ्याच याला लबाडी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं सांगा बघू परंतु इथं काय केलेलं आहे तर प्रोज्जित येतव ज्या धर्मातून लबाडी उखडून काढलेली आहे याचा अर्थ काय ठेवतोय का इथं सांगितलेला जो धर्म आहे तो निष्काम भक्तीचा आहे बस कोणतीही कामना नाही महाराज कोणतीही कामना नाही आहे असा निष्काम भक्तीचा धर्म इथे सांगितला अत्र परमहा धर्म हा निरूप्यते धर्म कसा तर प्रोज्जित काही म्हणजे अत्र वास्तव वस्तू वेद्यम या ठिकाणी जाणायचं काय आहे तर वास्तव वस्तू वास्तव वस्तू याचा अर्थ मगाशी जे सत्य म्हटलं का नाही ते सत्य जाणायचं इथं ही वस्तू कशी आहे त्याचं उत्तर सांगितलं म्हणाले शिवदम तापत्रयोन्मूलनम शिवदम शिवयाचा अर्थ कल्याण शिवयाचा अर्थ मोक्ष ही वस्तू कशी आहे तर जीवाचं कल्याण करणारी आहे जीवाला मोक्षप्राप्ती करून देणारी आहे वस्तू आणि कशी आहे तापत्रयोन्मूलनम तापत्रय तापत्रय याचा अर्थ काय त्रिविध ताप आपण व्यवहारामध्ये तापत्रय तापत्रय तापत्रय असा शब्द वापरतो त्रिविध ताप आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक त्रिविध ताप नाही आहे आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं आध्यात्मिक ताप देहेंद्रिय मन प्राणही सुखम दुःखम यदाप्यते इमम आध्यात्मिकम तापम दासबोध काढा इमम आध्यात्मिकम तापम देहिना देहांतर्गत कारणापासून निर्माण होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक व्याधी किंवा व्यथा ज्या आहेत त्यांना आध्यात्मिक ताप म्हणायचं आत्मा या शब्दाचा अर्थ देह असाही आहे शरीरांतर्गत कारणापासून होणाऱ्या ज्या व्याधी आणि विकार आहेत मनाला आणि किंवा शरीराला होणारा याला आध्यात्मिक ताप म्हणायचं आधी भौतिक ताप कशाला म्हणायचं तर पृथ्वीवरच्या ज्या निरनिराळ्या वस्तू आहेत दगड असेल चोर असेल साप असेल विंचू असेल अणूक असेल काहीतरी यापासून निर्माण होणाऱ्या ज्या व्यथा आहेत या सगळ्या आधी भौतिक झाल्या आणि आधी दैविक शुभाशयी दे देहांत यमयातना त्यात दोन प्रकार आहेत बरं का सांगतो आधी दैविक तापामध्ये दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे तो येच देही येच डोळा भोवायचा आहे येच देही येच डोळा या शरीरामध्ये असतानाच आपल्याला जे ताप सहन करावे लागतात ते कोणते परंतु ते कोणते दिव या शब्दाचा अर्थ आकाश आकाशातल्या गोष्टीपासून उदाहरणार्थ वादळ आहेत विजा विजापटणं आहे गारांचा वर्षाव आहे सनस्ट्रोक आहे अशा तऱ्हेच्या कारणामुळे भोगावे लागणारे जे ताप आहेत त्याला आधी दैविक ताप म्हणायचं ते ह्याच देहामध्ये असताना भोगायचे आहेत आणि त्यातला दुसरा एक प्रकार जो आहे तो मेल्यानंतर भोगायचा समर्थाने त्याचा उल्लेख केलेला आहे ते म्हणाले शुभाशुभ कर्मभिष्ट देहांत यमयातना स्वर नरकादी भोक्तव्यम स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जाऊन जे भोग भोगावे लागतात याला म्हणायचं हे आधिदैविकम हिमम विद्याधिदैविकम ही त्रिविध ताप जे करणारी ही वस्तू आहे महाराज शिवदम तापत्र मूलदम म्हणजे काय थोडक्यात सांगू का एक इष्टाची प्राप्ती करून देणारी आणि अनिष्टाची निवृत्ती करणारी ही वस्तू आहे जीवाचं कल्याण करणारी मोक्षप्राप्ती करून देणारी म्हणजे इष्ट गोष्ट प्राप्त करून देणारी आणि त्रिविध ताप करणारी म्हणजे अनिष्ट गोष्ट निवृत्त करणारी अशी ही वस्तू आहे म्हणाले किंवा ईश्वरा पुष्कळ निरनिराळी शास्त्र आहेत म्हणाले धर्म धर्मप्रोज्झितकैतमूत्रकर्मो निर्मत्सराणां सतां वेद्यम वास्तवमत्र वस्तुशिवदम् तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा ईश्वर इतर इतरशास्त्रांच्या श्रवणानं परमात्मा ताबडतोब हृदयामध्ये प्रकट होतो का नाही होत पण इथं तसं नाही आहे म्हणाले शुश्रूषधी ज्याने नुसतं श्रीमद भागवत ऐकायची इच्छा केली त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा प्रकट होतो म्हणाले घ्या अशा रीतीनं हे अनुबंध चतुष्ट या ठिकाणी सांगितलेले आहे पुन्हा एकदा श्लोक म्हणतो धर्म प्रोज्जित गैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सतान निर्मत्सर असणारे सताम सज्जन असणारे जे लोक आहेत कृतीर एक शब्द आलेला आहे हे सगळे अधिकारी आहेत बरं का निर्मत्सराणाम सदाम वेद्यम वास्तव मात्र वस्तु शब्दम तापत्र श्रीमद भागवते महामुनिकृते किंवा परैरेश्वर सद्यो हृदयवरुध्यते तर कृतिभी शुश्रूषुभिस्तत्क्षणात तिसरा श्लोक निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका श्रीमद भागवत या ग्रंथाची महती काय आहे ते सांगितलेलं आहे श्रीमद भागवत म्हणजे कसं आहे म्हणाले निगम कल्प तरोड गणितम फलम निगमा याचा अर्थ वेद रूपी कल्पवृक्षाचं वेदाला कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे बरं का लक्षात घ्या का दिली आहे तर त्याच्या अध्ययनानं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते म्हणून त्याला कल्पतरू म्हटलेला आहे निगमो वेद हा वेदाला कल्पतरु म्हटलेलं आहे त्या कल्पवृक्षाचं हे गळून पडलेलं फळ आहे बरं का गळून पडलेलं फळ का सांगितलं ठोक आहे का फळ केव्हा गळून पडतं ठोक आहे का ते ज्या वेळेला परिपक्व होतं त्यावेळेला गळून पडतं परिपक्व होतं त्यावेळेला मिळून पडतं आंबा आलेला आहे पिकता पिकता पिकता असा पडतो पिकतो महाराज की ज्या वेळेला त्या देठाला त्या आंब्याचं ओझा आता सहज होत नाही त्यावेळेला तो गळून पडतो याचा अर्थ काय ठोक आहे का परिपक्व फळ आहे याचा अर्थ अत्यंत मधुर आहे बस अत्यंत मधुर आहे अत्यंत गोड आहे आणि दुसरं असं सांगितले ते फळ गोड आहे याची कसोटी आणखी एक सांगितली शुकमुखात शिकुमुखा शुक याचा अर्थ पोपट व्यवहारामध्ये सुद्धा असं आपण म्हणतो हा हा तो तुवरचा आंबा काढा बघा तो हा काढायचा नाही तो नाही हो तो पोपटा तोच मारला की नाही तो काढा का काय त्या विधात्याने त्याला अक्कल दिली आहे तो गोड असेल त्या फळाला चोच मारतो तसा प्रकार आहे इथं श्रीमद इथं अलंकारिक अर्थानं तो शब्द वापरून असं म्हटलेलं आहे की शुकमुखात द्रव संयतम या श्रीमद भागवतावर शुकाचार्यांच्या वाणीचा संस्कार झालेला आहे म्हणून ते मधुराय म्हणाले निगमकल्पतरोर्गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयतम असं असणारं हे जे भागवत आहे ते पिबत प्राशन करा म्हणाले प्राशन करा आता मला सांगा फळ काय प्राशन करतात का हो फळ कधी पितात का ज्यूस पितात आम्हाला ठोक आहे पण फळ पितात काय ठोक नाही पिणे याचा अर्थ सेवन करणे लक्षात घ्या सेवन करणे पिबत भागवतम रसमालयम ह्या श्रीमद भागवत ग्रंथाचं सेवन करा कुठपर्यंत करा आ लय केलाय आ लय लय या शब्दाचा अर्थ शेवट आणि लय या शब्दाचा अर्थ मोक्ष दोन्ही अर्थाने आ लय म्हणजे मोक्षप्राप्ती होईल तोपर्यंत याचं सेवन करा नव्हे नव्हे मोक्षप्राप्तीनंतर सुद्धा सोडू नका लक्षात घ्या मोक्षप्राप्तीनंतर सुद्धा सोडू नका या श्रीमद भागवत ग्रंथाचं सेवन करा लय या शब्दाचा अर्थ शेवट असाही आहे आमचे तीर्थरूप काय सांगायचे त्या याचा अर्थ ते असं म्हणायचे की रोजची आपली जी झोप आहे ती सुद्धा त्या त्या दिवसाचा शेवटच आहे बरोबर आहे की नाही आणि म्हणून ते सांगायचे की म्हणायचे श्रीमद भागवत ग्रंथाचं सेवन किती करायचं तर म्हणाले रोज रोज झोपेपर्यंत आणि जन्मोजन्मी मरेपर्यंत म्हणाले ನಿಗಮಕಲ್ ಪತರ್ವರ್ಗಲಿತಂ ಫಲಂ ಶುಕಮುಖಾದ ಮೃತದ್ರವ ಸಂಯುತಂ ಪಿಬತ ಭಾಗವತಂ ರಸಮಾಲಯಂ ಮುಹು ಮುಹು ಮುಹು पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सेवन करा म्हणून सांगतायत आपण म्हणाल पुन्हा पुन्हा सेवन करा म्हणजे कंटाळ येईल किंवा वीट येईल की त्याचा नाही म्हटले वीट येत नाही म्हणाले विटे सुख डोहे भक्तीरस पोळगापुरती असं सेवावे हे ते अं, आपण कार्यालयात जेवायला गेलो समजा जिलबी खायला लागली म्हणजे चार पाच जिलब्या खाल्ल्या की आपल्याला कंटाळा येतो मी द्यायचो मग आपण काय करतो लोणचं चटणी लावून कसं तर राहिलेले दोन तुकडे असतील ते कसं कसे संपवतो परंतु ते चोबे जे असतात ना मथुरेकडचे ते जिलबी कसे खातात तो काही नाही एक पंचवीस जिलब्याचा पहिला हप्ता मारायचा हां कमीत कमी आणि तेवढ्या झाल्या की मग जरा जर असं वाटलं की आपण काय करावं आता जिलबी कशी खायची आता याच्या पुढची तर काय करतात ठोक आहे का एक भांडभर जिलबीचा पाक प्यायचा आणि मग पुढचं ताट घ्यायचं पुन्हा ओढायचं तसा प्रकार आहे म्हणाले मू मू पुन्हा पुन्हा याचा वीट येतच नाही हो विटे सुगुण हे भक्ती रस पुढचा पुढती असं सेवा घे पिबत भागवत रसमालयम मुहुरहो रसिका भुविभावुका अशा रीतीनं पहिल्या तीन श्लोकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं ध्यान केलेलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय सांगितले तिसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ काय स्वरूपाचा आहे ते सांगितलं श्रोत्यांना भाविक श्रोत्यांना भागवत सेवनाची पुन्हा पुन्हा विनंती केलेली आहे आणि असं करून आता प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात करतात नाही निमिष क्षेत्रे ऋषे शौनकादया सत्रम स्वर्गाय भूताय सहस्र तो एकदा दुगुण या प्रातर होत हुताग्नया सत्कृतम सुतमासी पप्रच्छुर मादरात नैमिषारण्यामध्ये शौनकाजी ऋषीने एक हजार वर्षेपर्यंत चालणारं सत्र सुरू केलेलं आहे लक्षात घ्या नैमिषे सूतमासनेन नैमिषे निमिष तदे ऋषे शौनकादय सत्र स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत हजार वर्षेपर्यंत चालणारं सत्र सुरू केलेलं आहे कशासाठी तर म्हणाले स्वर्गाय लोकाय स्वर्गाय लोकायाचा याचा अर्थ काय स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून हा लक्षात घ्या भागवतानं स्वर्गप्राप्ती हे कधीही उद्दिष्ट ठेवलं नाही समोर लक्षात घ्या मग स्वर्गायाचा अर्थ काय स्वहा स्वर्गे गीयते स्वर्गात सुद्धा ज्याची कीर्ती गायली जाते त्याला स्वर्गाय म्हणायचं कोण श्रीहरी श्रीहरीची कीर्ती स्वर्गात सुद्धा गायली जाते त्याला श्रीहरीला त्याला स्वर्गाय म्हणायचं तर तस्य लोकाय म्हणजे श्री हरिपद प्राप्तीसाठी भगवतपद प्राप्तीसाठी हजार वर्षे चालणारं सत्र या शौनकाजी ऋषींनी सुरू केलेलं आहे त्यांचा नित्याचा परि परिपाठ असा आहे सकाळीच्या वेळेला ते होम हवन जे काय असेल ते करायचं आणि दुपारी काय करायचं काय नाही इस्पिटं खेळायची पत्ते खेळायचे कॅरम खेळायचा छे मग काय हरिकथा ऐकायची महाराज आणि हरिकथा ऐकण्यासाठी म्हणून सुताना उच्चासन देऊन बसवलेला आहे आणि आता हे शौनकारी ऋषी त्यांच्यासमोर बोलतायत म्हणाले तो या खलु पुराण आणि इतिहास आणि चानक आणि धर्मशास्त्र आणि यान्यत याने वेगविलाम श्रेष्ठ भगवान बादरायन अन्ये च मुनय सुत परावर विदो विदु वेद तत्त्वं सर्व सौम्य तत्सर्व तत्त्वतस्तदनुग्रह ब्रूयुस्निर्धस्य शिष्यस्य गुरु तत्र तत्रायुषायुष्मन् भवता यद्विनिश्चित पुंसाम एकांत श्रेय तमन ते म्हणतात हे सुद्धा आपण इतिहास पुराण धर्मशास्त्र यांचं अध्ययन केलं नुसतं अध्ययनच केलं नाही तर त्यांचं निरूपण सुद्धा केलेलं आहे हे सांगण्याचा उद्देश सांगतो मी आपल्याला काय आहे की एखादा विषय आपल्याला पूर्णपणे समजला असा केव्हा समजायचं परीक्षेमध्ये पेपर लिहून शंभरपैकी शंभर मार्क मिळाल्यानंतर आपल्याला तो विषय पूर्णपणे समजला असं समजायचं का नाही मग केव्हा समजायचं तर आपल्याला तो विषय दुसऱ्याला योग्य रीतीनं समजावून देता आला पाहिजे त्याच्या शंकांचं कुशंकांचं योग्य रीतीनं निरसन करता आलं पाहिजे तर तो विषय आपल्याला पूर्णपणे समजला असं समजायचं आणि म्हणून म्हणतात तुम्ही त्याचा अभ्यासही केलेला आहे इतकंच नव्हे तर त्याचं निरूपणही केलेलं आहे वेदव्यत्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे भगवान बादरायण व्यास महर्षी सगुण निर्गुण जाणणारे इतर जे ऋषीवरी आहेत त्यांचं आपण खरं शिष्यत्व केलेलं आहे खरं शिष्यत्व केलंय हे म्हणण्याचा सुद्धा उद्देश सांगतो आपल्याला खऱ्या शिष्यापासून गुरु काही लपवून ठेवत नाही एरवी व्यवहारामध्ये गुरुजी शिष्याला म्हणाला मी तुला माझी सारी विद्या दिली आहे सारी विद्या दिली देत नाही लक्षात घ्या काहीतरी आपला हत्ता राखून ठेवतोच पण खरा जर प्रेम शिष्य गाठ पडला तर मात्र आपलं अंतःकरण गुरु खुलं करतो महाराज तेव्हा आपण त्यांचं खरं शिष्यत्व केलेलं आहे तेव्हा आपण केलेला हा अभ्यास त्यांच्या शिष्यत्व मधून आपल्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे या सगळ्याची सारभूत गोष्ट अशी आम्हाला सांगा की जीवाचं आत्यंतिक कल्याण कशा पाहिजे सांगा बस भवता यद विनिश्चितम श्रेय हा तन्न संस्थेवर म्हणाले प्रायणाल्पैष सभ्य कलावस्मी युगे जना मंदा सुमंदमतय मंद भाग्या योगपरिता भूरी आणि भूरी कर्माने श्रोत काय म्हणाले कलियुगामध्ये लोक आहेत ना आधी आळशी आहेत म्हणाले शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करायला भरीला कोण पडते कोण पडत नाही समजा एखाद्यानं अभ्यास करायचा ठरवला तरी किती ग्रंथांचा अभ्यास करावा शेकडो ग्रंथ आहेत अनंत पारम केले शब्दशास्त्रम आणि स्वल्पम तथा येऊ आहे ना एखाद्यानं जरी शास्त्रग्रंथांचा अभ्यास करायचा ठरवला समजा अगदी आळस सोडून तरी तो अल्पायुषीच असतो तो माणसे कली घे किती ग्रंथांचा अभ्यास करणार ते काय जमायच नाही समजा एखाद्याला आयुष्यही भरपूर मिळालं आणि त्याने अभ्यासही केला समजा आळस सोडून तरी सुद्धा अडचण पुढची अशी आहे की ग्रंथाचं सार काढण्याची जी ताकद बुद्धीमध्ये लागते ती ताकद कलियुगातल्या लोकांच्या डोक्यामध्ये नाही ग्रंथाचं सार काढणं फार महत्वाचं आहे बरं का लक्षात घ्या यातलं घेण्याजोगं काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे टाकण्याजोगं काय हे कळलं पाहिजे हे कळण्याचा गुणधर्म ज्या बुद्धीमध्ये आहे म्हणून एकानं चांगल्या स्मरण शक्तीची व्याख्या काय केली ठेवत का तो म्हणाला a good memory is not one that seldom forgets जी कधीच आणि काहीच विसरत नाही त्याला चांगली स्मरणशक्ती म्हणायची नाही म्हणाला मग चांगली स्मरणशक्ती कुणाला म्हणायचं तर it is one that retains what is valuable and throw away what is worthless throw away what is worth आवड पण ते वर्थलेस काय आणि व्हॅल्युएबल काय ते कळलं पाहिजे की हो नाहीतर असे महाभाग आहेत समर्थांच्या सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास करून निष्कर्ष काय काढला समर्थ हे औरंगजेबाचे हे होते याला सारग्राहकता म्हणायचं नाही बरं लक्षात घ्या तेव्हा अशी सारग्राहक बुद्धी लोकांच्या जवळ नाही तेव्हा कृपा करून आम्हाला जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे तेवढं सांगा पहिला प्रश्न आहे बरं का लक्षात घ्या या पहिल्या अध्यायामध्ये भागवतकारांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत शौनकांनी सुतांच्या समोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत दुसरा प्रश्न असा आहे म्हणाले सुतजानास भद्रंते भगवान सातुतांपती देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया भगवंतानी वसुदेव देवकींच्या उदरी अवतार घेऊन घेतला तो कोणत्या हेतूने घेतला ते आम्हाला सांगा तिसरा प्रश्न असा केलेला आहे तस्य आणि परिगीत आणि सूर्यही गृहिण श्रद्धाना लीलयाद करा भगवंताच्या निरनिराळ्या अवतारातली जी कृत्य आहेत त्या कृत्यांचं ज्या कृत्यांचं ज्या उदार कृत्यांचं मुनिजनाने मोठ्या तन्मयतेनं वर्णन केलेलं आहे अशी भगवंताची उदार कृत्य आम्हाला सांगा पुढचा प्रश्न अथाख्या हरिहर भीमन अवतार कथा शुभ भगवंतानं निरनिराळे अवतार घेऊन लोककल्याणकारी ज्या केल्या त्या अवतार कथांचं निरूपण करा पुढे म्हणतात कृतवान केलेली आणि सहरा केशवा भगवंताने अवतार घेतला आणि कृष्णावतारामध्ये बलरामाच्या सह अमानवीय कृत्य जी केली ती जी कृत्य आहेत त्यांचं वर्णन करा असे काही प्रश्न शौलक आणि सूतांच्या समोर ठेवलेले आहेत लक्षात घ्या हे प्रश्न आपण बारकाईनं जर बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे प्रश्न आहेत हे श्रीमद भागवत ग्रंथाचे बीजभूत प्रश्न आहेत बस किंबहुना या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणूनच श्रीमद भागवत ग्रंथाची इमारत उभी केली आहे हे जे प्रश्नांचे बीजभूत प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची चर्चा या ग्रंथामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांचा उहापोह या ग्रंथामध्ये आहे हे सगळं बघितल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की भागवतकारांनी या ग्रंथाची निर्मिती केलेली जी आहे ती काही विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे आणि ते हेतू कोणते दोन हेतू आहेत पहिला हेतू असा आहे की जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे ते आधी त्या जीवाला सांगायचं दुसरा हेतू असा की ते कल्याण प्राप्त करून घेण्याचं सोपं साधन म्हणून भगवंताचं पवित्र यश त्याला ऐकवायचं बस जीवाचं कल्याण कशात आहे लोक म्हणतात आम्हाला काही कळत नाही का हो त्यांनी कशाला सांगायला पाहिजे आमचं हित आम्हाला कळत नाही लोक म्हणतात आमचं आम्हाला हित कळतं लोक म्हणतात पोरांचं हित आई बाबांना कळतं समाजा समाजाचं हित समाज सुधारकांना कळतं राष्ट्राचं हित राज्यकर्त्यांना कळतं विश्वाचं हित बघणाऱ्या युरोसारख्या संस्था आहेत आणि एवढं कौतुक काय घेऊन बसलाय आम्हाला मी सांगतो असं जरी लोक म्हणत असले तरी आम्हाला आमचं हित कळतं म्हणणाऱ्या आम्ही आम्हाला जे काय कळतं ते खरंच हित आहे का हे तपासून बघायला पाहिजे लक्षात घ्या म्हणतात पोरांचं हित पोरा पोरांना कळतं महाराज म्हणाले हित ठावे नाही जननी जनका दावीला लौकिकाचार हे अरे लौकिकातले चार गोष्टी शिकवल्या म्हणजे ते काय हित झालं काय म्हणाले बाळ्या अजूनही किती नऊ दहा महिन्याचा आहे कट्टाकट्टी उभारायला लागलेला आहे फार तर एखादं पाऊल टाकतोय असा बाळ्या उभारला की त्याला विचारायचं बाया तुला बायको कशी पाहिजे अजून अर्धा महिन्याचं पोर आहे त्याने एकदा असं असं केलं आहे कृतकृत्यस्य भारत बॅस आम्हाला ह्यातच कल्याण वाटतो त्याला काय करायचं पोरगी लहान आहे अशीच लहान पोरगी आहे तिला विचारायचं ये मे तुला दागिने किती हवेत तिने एवढा हात केला वा वा वा वा शहाणी झाली आता याला हित म्हणत नाहीत महाराज लक्षात घ्या आपण म्हणतो समाज सुधारकांना समाजाचं हित कळतं मी आपल्याला विवेकानंदांचं मत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल ते म्हणाले धर्माचा पाया शुद्ध अभ्यास नाही आणि सगळ्या धर्मांचं मूलतत्व अनुभवण्यासाठी आवश्यक असणारी साधना नाही म्हणून सारे समाज सुधारक वाया गेले म्हणाले घ्या काय उपयोग आहे म्हणाले खऱ्या आमचा हिताचा विचार संतांनी केलेला आहे महाराज शोधून या आले संत हिता हित जगाचे म्हणून आम्हाला आमचं कल्याण कशाला हे सांगावं लागतं महाराज म्हणून पहिला प्रश्न मांडला भागवतकाराने तो हा की जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे ते सांगा या ह्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती आहे महाराज असो असे हे प्रश्न पहिल्या अध्यायामध्ये विचारलेले आहेत आणि आता दुसऱ्या अध्यायापासून याची उत्तरं सुरू होणार आहेत लक्षात घ्या ही उत्तरं देण्यासाठीच्या पूर्वी सुद्धा या सूताने शुकाचार्यांना नमस्कार केलेला आहे यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आयुहाव पुत्रेति सर्व कर्मोभिने मुनिमान हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये शुकाचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग वर्णन केलेला आहे आणि त्या योगे त्यांचा अधिकार काय होता हे आम्हाला दाखवून दिलेला आहे शुकाचार्य वय वर्षे पाच आणि अशा अवस्थेमध्ये अनुपेत कृत्य म्हणजे अजून मुंजीबंधन सुद्धा झालेलं नाही मुंज सुद्धा झालेलं नाही आहे अशा वयामध्ये सर्वसंग परित्याग करून शुकाचार्य घरातून बाहेर पडलेले आहेत महाराज ज्या वेळेला आश्रमातून ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांचे पिताजी व्यासमहर्षी आश्रमामध्ये नव्हते शुकाचार्य बाहेर पडले आणि व्यासमहर्षी नंतर आश्रमामध्ये आले बघतायत मुलगा कुठं दिसत नाही पोरगं कुठं दिसत नाही इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ बघितलं शुकाचार्य कुठं दिसत नाही आहेत म्हटल्यावर हुडकायला सुरुवात केली सापडत नाही म्हटल्यानंतर व्याकुळ झाले आणि विरळ वेदनेनं व्याकुळ होऊन हे शुका हे शुका अरे बाळा अरे बाळा शुका शुका शुका म्हणून हका मारल्या व्यासमहर्षीने त्यांना उत्तर कोणी दिलं ठोकाय का भागवतकार म्हणतात शुकाचार्याने उत्तर दिलं नाही तर त्यांच्यातर्फे सर्व भूतांच्या हृदयस्थानी शुकाचार्य स्थानापन्न झाल्या झालेले असल्या कारणानं त्यांच्यातर्फे झाडा निवडून देऊन आले बस यम प्रवरयं तमनुपे तलपेत प्रत्यन्वय पायमौ विरहकातर पुत्रेति तन्मयतया तरभूमिदुस्तं सर्वभूतरदयं निमाणतोस्मि यस्वानुभावमखिलश्रुतिसारवेत मध्यात्मदीपमतितितिरशतान्तु मुन्धं संसारिणां करुणयाः पुराणवैय्यं तम या गुरुमुनीनाम् घोर अज्ञान अंधकार रूपी संसार तरुण जाण्याची इच्छा करणारे जे लोक आहेत त्यांची धडपड त्यांची तळमळ त्यांची तडफड बघितली कुणी सुखाच्या आणि त्याचा दयेचा पावडर आणि त्यांच्यासाठी मिळून शुकाचार्याने काय केलं म्हणाले तर स्वानुभवम स्व याचा अर्थ विलक्षण विलक्षण अनुभव याचा अर्थ प्रभाव विलक्षण प्रभावी पुराण गुह्य आत्मविद्या प्रकाशक असं सगळ्या वेदांचं सार श्रीमद भागवताच्या रूपानं या लोकांना सांगितलं म्हणाले अशा मुनी म्हणून गुरु म्हटलेला आहे सगळ्या मुनिवर्यांच्याही गुरुस्थानी असणारे जे शुकाचार्य त्यांना मी शरण जातो असं म्हणून नमस्कार केलेला आहे आणि आता उत्तर द्यायला सुरुवात करतात उत्तर द्यायच्या आधी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आहे म्हणून साधुपृष्ठ लोकमंगलम सुताने शौनकांचं अभिनंदन केलं का ठोक आहे का तर म्हणाले तुम्ही जगत कल्याणाचा प्रश्न विचारला म्हणून काय प्रश्न करायचा सत्पुरुषांना हे सुद्धा कळलं पाहिजे की हो लोक वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत लोक मागतातच मागतात आणि मागतात तरी ते, तरी कसलं ठोक आहे का फाटका संसार धड धडका कसा होईल हेच मागत बसतात दुसरं काय मागत नाही मुलगी खुळी आहे तिचं लग्न केव्हा होईल अरे आधी खुळी बोलली आता तिचं लग्न कसं व्हायचं पण हे सत्पुरुषांच्या मागायचं का केलं तर जगत प्रश्न केला तुम्ही म्हणून आणि म्हणाले तुम्ही पहिला प्रश्न काय विचारला तर जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे ते सांगा सांगतो म्हणाले ऐका स्वतःने उत्तर दिलेलं मी सांगणार आहे आपल्याला पण असं करूया पण त्याच्या आधी मी जरा थोडासा विषय वेगळा करूया इथं जमलेले जे लोक आहेत ना या सगळ्यांच्या मनातलं ओळखणार आहे बरं का मी हो सगळ्यांच्या मनातलं ओळखणार पण असं आहे की त्या बिरबलानं जशी चालूगिरी केली की तसं मी करणार नाही आहे तू म्हणाल ते बिरबलानं काय चालूगिरी केली ती सांगतो काय झालं तर की बादशाचं त्या बिरबलावर खूप प्रेम बर का आणि होतच तसं म्हणजे काय हा बिरबल अत्यंत चाणाक्ष होता हुशार होता हजर जबाबी होता त्यामुळं त्या बादशाचं बिरबलाशिवाय पान हालायचं नाही सारखं बिरबल सारखं बिरबल सारखं बिरबल पाहिजे बिरबल पाहिजे पण त्याचा परिणाम काय व्हायचा बाकीचे जे सरदार होते ना ते बिरबलाच्या वर जळायचे तेव्हा त्यांच्या मनात एकदा असं आलं की बिरबलाची आपण फजिती करायची म्हणून त्यांनी केलं काय तर बिरबल एक चार दोन दिवस गावात नाही आहे असं बघितलं आणि बादशाकडे गेले आणि बादशासमोर तोंड देखील त्या बिरबलाची स्तुती करायला सुरुवात केली बरं का सरकार बिरबल किती हुशार आहे हो बादशाह काय खुशच होता हो काही हो, विचार विचार आहे हो काय म्हणतो आहे आपल्याला सांगायचं सगळ्यांच्या मनातलं ओळखतो हो हो सगळ्यांच्या मनातलं ओळखतो बरोबर आहे म्हणाले बरोबर आहे तेव्हा सरकार आमची एक अशी विनंती आहे आपल्याला की ह्या वेळेला दरबारात आपण बिरबलाचा कार्यक्रम करायचा कसला बिरबलानं प्रत्येक सरदाराच्या मनात काय आहे ते ओळखायचं आणि आता वाचू होय म्हणलं की हो दरबारचा दिवस उजाडला सगळी दरबाराची तयारी झाली सगळी माणसं बसलेली आहेत जागेवर सगळी बसले बादशाह आला आता फक्त बिरबला म्हणजे बादशाहनं सांगायचं की आता दरबारचं कामकाज सुरू करा इतकं सगळं झालं बादशाह आता बोलणार एवढ्यात ते सरदारांनी त्याला खून केले आपले ठरले खो मग वाचन काय सांगितलं तो कसा म्हणाला असं करूया दरबारचं कामकाज एक तास दीड तास लांबवायचं आपण आणि त्याच्याऐवजी पहिल्यांदा एक कार्यक्रम असा करायचा काय कार्यक्रम करायचा तर बिरबलानं इथं जमलेले जे सगळे सरदार आहेत ना त्या प्रत्येकाच्या मनात काय ते ओळखायचं दुर्बीण विचार करतोय हा काय पोरकटपणा चाललाय अहो दरबाराचं कामकाज चालवलं हे दरबार कशासाठी भरवायचा आहे जनतेच्या अडीअडचणी काय त्या निवारण कशा करायच्या उपाययोजना काय करायची रोजगारांची कामं घ्यायची का काय करायचं आता ड्रॉट हो पुष्कळ दुष्काळ पडायची महाराष्ट्रात तर परिस्थिती आली काय करायचं अशासाठी दरबार भरायचा आणि हे काय पोरकटपणा चाललाय ही काय भारताची संसद आहे का वेळ वाया घालवायला आता प्रश्न असा आहे की बादशानं करा म्हणून सांगितलंय म्हणल्यावर नाहीतरी कसं म्हणायचं पण बिलकुल चाणक्य होता ना त्यानं सुतावरनं स्वर्गाला जा, जाणे ज्याला म्हणतात त्यानं ओळखलं की यात काहीतरी काळवेरा आहे म्हणाला मग तो काय म्हणाला तो काय काय सरकार असं करूया दरबारचं कामकाजही तितकंच महत्वाचं आहे आणि आपण आदल्या आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनातलं ओळखणं हेही तितकंच महत्वाचं आहे पण असं आहे की प्रत्येकाच्या मनातलं ओळखत बसण्यात वेळ फार जाणार दरबारचं कामकाज लांबेल त्याच्याऐवजी असं करतो म्हणाला या सगळ्या सरदारांच्या मनातलं नुसतं सरदारांच्याच असं नव्हे इथं जमलेल्या प्रत्येकाच्या म्हणजे अगदी चपराशापासून ते अगदी पंतप्रधान कोण असेल त्याच्यापर्यंतच्या प्रत्येकाच्या मनात काय आहे ते मी एकदम ओळखतो म्हटला म्हणजे स्वर्गाला आणखी खुश झाले की हो प्रत्येकाच्या मनात एकच कसं असणार प्रत्येकाच्या मनात वेगळं वेगळं असणार आहे मग काय खुश ठीक आहे म्हणले सगळ्यांच्या मनात ओळख हो सगळ्यांच्या मनात ओळखतो म्हणाला आणि बिरबला उठला आणि काय म्हणाला ठोक का खाविंद इथं जमलेले जे सगळे लोक आहेत ना त्या प्रत्येकाच्या मनात असंच आहे असंच आहे कसं तर खाविंदाना उत्तम आरोग्य आणि भरपूर आयुष्य लाभावं आणि वर विचारतो असं खाविंदाना उत्तम आरोग्य आणि भरपूर आयुष्य लाभावं असं कोणाला वाटत नाही त्याने हात वर करा कोणाची माय आली ती व हात वर करायची हात वर केला असता तो वरच्यावर उडला असता नव्हे मुंडक उडलं असतं लक्षात घ्या बिरबलानं सगळ्यांच्या मनातलं ओळखलं का हो नाही लक्षात घ्या ओळखलं नाही तिथं अनेक लोक असं असणं अगदी सहज शक्य आहे की ज्यांच्यावर त्या बादशाकडनं अन्याय झालेला आहे त्यांना असं वाटणं सहज शक्य आहे की हा लवकर मरू दे हो पण उघड बोलायचं कोणाचं धाडस नव्हतं त्याचा फायदा बिरबलाने घेतला आणि सगळ्यांच्या मनातलं मी ओळखलं असा टेंबा मिळवला मी मात्र तसं करणार नाही मी खरंच मनातलं ओळखणार आहे इथं जमलेल्या प्रत्येकाच्या मनात बरं का प्रत्येकाच्या मनात लहान असू दे थोर असू दे म्हातारा असू दे तरुण असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे प्रत्येकाच्या मनात काय ते मी ओळखणार आहे सांगू प्रत्येकाला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं की नाही सांगा ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटत नाही त्याने हात वर करा देवा दिवाळी जवळ झालेली आहे कट्टाकट्टी चार महिने राहिलेले आहेत एवढ्या चार महिन्यात माझं वाटतो कर कोण म्हणतो हो? नाही म्हणत मी कशासाठी सांगतोय हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे लक्षात घ्या जीवाचा आत्यंतिक कल्याण कशात आहे प्रत्येकाच्या जिव्हाळ्या जिव्हाळ्याचा विषय आहे उत्तर काय दिलंय ऐका सूत म्हणतात ऐका म्हणाले जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे तर मोक्षप्राप्तीमध्ये आहे म्हणाले मी आपल्याला खरं सांगू का कल्याण या शब्दाचा अर्थच मोक्ष आहे कल्याण या शब्दाचा अर्थच मोक्ष आहे मी मगाशी बोलता बोलता बोलून गेलो बघा शिव या शब्दाचा अर्थ डिक्शनरी काढा डिक्शनरी काढा शिव या शब्दाचा अर्थ कल्याण शिव या शब्दाचा अर्थ मोक्ष दिलेला आहे मी शिव या शब्दाचा अर्थ जर कल्याण आणि शिव या शब्दाचा अर्थ जर मोक्ष असेल तर कल्याण या शब्दाचा अर्थ मोक्ष हे मान्य कराल की नाही सांगा if A equal to B if A equal to C तर बी इक्वल टू सी हे मान्यच करायला पाहिजे कल्याण या शब्दाचा अर्थच मोक्ष आहे लक्षात घ्या जीवाचं आत्यंतिक कल्याण मोक्षप्राप्तीमध्ये आहे साहजिकच आमच्या मनासमोर दुसरा प्रश्न उभा राहतो की मग हा मोक्ष कशामुळे मिळणार कोणत्या साधनानं मिळेल बरोबर आहे की याला म्हणायचे उपप्रश्न कोणत्या त्याचं उत्तर भागवतकारांनी दिलेलं म्हणाले धर्मस्य ह्यापवर्गस्य धर्माचरणानं मोक्षप्राप्ती होईल म्हणाले धर्माचरणानं प्राप्ती होईल धर्मस्या धर्मस्य ह्या अपवर्गीय अपवर्ग याचा अर्थ मोक्ष बरं का अपवर्ग या शब्दाचा अर्थ मोक्ष लक्षात राहण्यासाठी एक श्लोक सांगतो म्हणजे लक्षात राहील कायमचं अपवर्ग म्हणजे मोक्ष कसं ठेवू का एकानं आपली उपास्य देवता भगवान शंकर यांचं वर्णन केलं की भगवान शंकर कसे आहेत म्हणाले तर म्हणाले पवर्गानं रचलेली मूर्ती आहे पवर्ग याचा अर्थ काय प फ ब भ म याला कवर्ग म्हणतो आपण कवर्ग आपण व्यंजन शिकतो की नाही त्यावेळेला कवर्ग क ख ग घ न च छ ज झ य च वर्ग ट वर्ग त वर्ग तसं पवर्ग पवर्ग याचा अर्थ काय प फ ब भ म यानं रचलेली मूर्ती कोण भगवान शंकर कसं प म्हणजे पार्वती बरोबर आहे प पार्वती फ फणी नाग पार्वती फणी बाले प बो बाले बालेंदू चंद्रकोट प्रती पार्वती फणी बालेंदू भस्म प भो भो म भस्माचे पट्टे प बो भो आणि म म्हणजे मंदाकिनी पार्वती फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती ही पप मन बनली की नाही मूर्ती पवर्ग रचिता मूर्ती ही अपवर्ग प्रभाईने पवर्गानं रचलेली मूर्ती अपवर्ग देते म्हणजे मोक्ष देते त्याला अपवर्ग म्हणायचं अपवर्ग का म्हणायचं ठेवलं का त्यामध्ये पवर्ग नाही म्हणून पवर्ग नाही म्हणजे काय पफ बोभम नाहीत पफ बोभम नाहीत म्हणजे तरी काय प म्हणजे पाप पुण्य म्हणजे फल ब म्हणजे बंधन म भ म्हणजे भोग आणि म म्हणजे मोह पुण्य फल बंधन भोग मोह ज्यामध्ये नाही तर तो मोक्ष मचा अर्थ कोणी मोह करतं कोणी मोक्ष असाही करतं बरं का लक्षात घ्या पापपुण्य फल बंधन भोग मोक्ष ज्यामध्ये नाही तर तो मोक्ष लक्षात घ्या आपण म्हणाल मोक्ष ज्यामध्ये नाही तो मोक्ष म्हणजे काय हो तर इथं मूळचा अर्थ जो मोक्ष आहे तो मोक्ष बंधन सापेक्ष मोक्ष आहे लक्षात घ्या बंधन सापेक्ष मोक्ष आहे पण एक स्थिती अशी आहे की जिथं बंधनाचीच कल्पना नाही तिथं मोक्षाची सुद्धा कल्पना आहे लक्षात घ्या अशी एक स्थिती आहे तुकाराम महाराज म्हणाले अरे मुक्त कासाया म्हणावे बंधनाची नाही ठावी एखादा मनुष्य आहे जो उभ्या आयुष्यामध्ये कधीही तुरुंगात गेलेला नाही त्याला जर तुम्ही विचारलं काय हो तुम्ही तुरुंगातनं केव्हा सुटून आला केव्हा सुटून आला काय उत्तर देईल तो सांगा बघू काय उत्तर देईल आत्ता सुटून आलो म्हणावं तर तुरुंगात होतो असा त्याचा अर्थ झाला अजून सुटलो नाही म्हणलं तर बरे पॅरोलवर बाहेर आलेला आहे पुन्हा जाणार आहे असा त्याचा अर्थ होईल की मग तो काय म्हणेल अरे बाबा उभ्या आयुष्यामध्ये माझा आणि त्या तुरुंगाचा कधी संबंधच आला नाही तर मी तुरुंगातनं सुटून केव्हा आलो हा प्रश्नच संभवतो कसा तसा प्रकार आहे अशी एक स्थिती आहे मुक्त असा या म्हणावे बंधनाची नाही ठावे तो खरा मोक्ष आहे आणि हा खरा मोक्ष धर्माचरणानं प्राप्त होतो पहिला प्रश्न काय होता जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे मोक्षप्राप्तीमध्ये कल्याण आहे हा मोक्ष कशानं प्राप्त होतो धर्माचरणानं प्राप्त होतो साहजिकच पुढचा प्रश्न असा आहे धर्म कशाला म्हणायचं ते सांगा आणि ह्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून भागवतकारांनी श्रीमद भागवत ग्रंथाच्या उंबरठ्यामध्ये धर्माची व्याख्या केली आहे बरं का सवयी पुंसां परो धर्मः यतः भक्तिः अधोक्षजे अहेतुक्य प्रतिहताय आत्मा संप्रसीदती धर्म सर्वश्रेष्ठ धर्म जीवाचा तो आहे म्हणाले सवै पुंसां परः धर्म यतः भक्तिः अधोक्षजे ती भक्ती कशी तर अहैतुकी कोणताही हेतू ज्या भक्तीच्या बुडाशी नाही अशी अहैतुकी आणि अप्रतिहता अशी भक्ती जेणेकरून भगवंताच्या ठिकाणी बसेल किंवा अशा तऱ्हेची भक्ती जी आहे त्याला भागवतकार धर्म म्हणतात लक्षात घ्या सवयी सांपरा धर्म भागवतकारांनी दोन शब्दात सांगितले तुकाराम महाराजांनी स्पष्ट करून सांगितलंय महाराज निष्ठावंत भावो भक्ताचा स्वधर्म तुकाराम महाराज सुद्धा धर्म काय आहे भक्ताचा स्वधर्म कोणता तेच सांगतायत बरं का लक्षात घ्या निष्ठावंत भावो भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कंची वास निष्ठावंत भाव निष्ठा कशाला म्हणायचो निष्ठा निष्ठा आचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं म्हणाले अनुष्ठेय तात्पर्य तात्पर्य म्हणजे काय तत्परस्य व्हावा म्हणजे तरी काय कळतं काही कळत नाही आम्हाला सांगतो हा मी समजेल अशा शब्दामध्ये सोपं करून थोडंसं सांगतो निष्ठा कशाला म्हणतात सांगू का ध्येय प्राप्तीपूर्वी आणि ध्येय प्राप्तीनंतर सुद्धा आचरावयाचा जो जीवन क्रम आहे त्याला निष्ठा म्हणायचं लक्षात घ्या पुन्हा सांगतो पूर्वी आणि नंतर सुद्धा आचरावयाचा जो जीवन कर्म आहे त्याला निष्ठा असं म्हणतात दोन तीन उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल संगीतनिष्ठ जीवन महाराज नेहमी उदाहरण सांगतो संगीतनिष्ठ जीवन आमचे मिरजेचे विनायक व पटवर्धन जुन्या काळचे जे लोक आहेत त्यांना ठोक असेल संगीतनिष्ठ जीवन म्हणजे अक्षरशः आपल्याला सांगतो संगीताची विद्या प्राप्त करेपर्यंत सोळा सोळा तास रियाज केला अठरा अठरा तास रियाज केला आणि ज्या वेळेला ही व्यवहारापुरती संगीत विद्या प्राप्त झाली त्या अर्थात त्याने सुद्धा आपली संगीत विद्या प्राप्त करण्याचं काम आयुष्य संपेपर्यंत पूर्ण झालं असं कधी मानलं नाही बरं लक्षात घ्या परंतु व्यवहारापुरती जेवढी विद्या आवश्यक आहे तेवढी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा संगीताच्या प्रसारासाठी हा मनुष्य पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे उभा भारत खेळला याला म्हणायचं संगीतनिष्ठ जीवन ज्या वेळेला थकले ते त्यावेळेला मिरजेला येऊन राहिले ते शेवटी त्यावेळेला सुद्धा त्यांचा संगीताचा अभ्यास थांबला नव्हता घरात जर गेलं आणि रेडिओवर जर रविशंकरांची सतार लागलेली असली तर त्या सतारीबरोबर यांचं नोटेशन चालायचं तोंडाला अभ्यास संपला नाही महाराज ह्याला म्हणायचं संगीतनिष्ठ जीवन काही माणसं राष्ट्रनिष्ठ असतात देशनिष्ठ असतात आपल्याला ठाऊक आहे काही लोक आर एस चे असतात बघा कोणी एक वर्ष देतं कुणी दोन वर्ष देतं कुणी तीन वर्ष देतं काही लोक असे उभं आयुष्य राष्ट्रकार्यासाठी अर्पण केलेले आहे याला म्हणायचं राष्ट्रनिष्ठ जीवन निष्ठा शब्दाचा अर्थ लक्षात येतो का बघा निष्ठा शब्दाचा अर्थ लक्षात येण्यासाठी मी आणखी एक आपल्याला शब्द सांगतो म्हणजे पटेल प्रत्येकाची अनुभवाची गोष्ट असल्या कारणानं अर्थनिष्ठ जीवन बस अर्थनिष्ठ जीवन म्हणजे काय आम्ही काय पैसा मिळवायसाठी धडपडतोय मिळाला तरी सोडायची तयारी नाही महाराज अजून मग तुकाराम महाराज म्हणाले अरे द्रव्यासाठी धाव घेसी घेसी दिन राती आणि कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माती द्रव्यासाठी धाव घेसी घेसी दिन राती याला म्हणायचं अर्थनिष्ठ तसे हे लोक कसे आहेत भक्तिनिष्ठ आहेत महाराज निष्ठ आहेत भगवत प्राप्ती भगवत प्रेम भगवत सेवा भगवत या भगवत प्रीती यासाठी उभं आयुष्य खर्च करणारी माणसं आहेत महाराज समर्थ म्हणाले सदा देवताजी झिजे देह याचा सदा याचा अर्थ उभं आयुष्य महाराज भगवत प्राप्तीसाठी खर्च केलेला आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मजची नाम पाही जिणे या ठेविली मजची नाम पाही जिणे या ठेवले हे माझे भक्त कसे आहेत म्हणाले तर त्याने आपल्या जीवनाला माझंच नाव ठेवून दिलंय म्हणाले माझंच नाव दिलंय त्याला नव्हे नव्हे त्याने आपलं जीवन माझ्या नावे करून दिलेलं आहे घ्या भगवान सांगतात बरं का माझे भक्त कसे आहेत तर भक्ताचं जीवन इक्वल टू मी भक्ता मी मॅथमॅटिकल समीकरण सांगतो बरं का इक्वेशन भगवान सांगतायत माझे भक्त कसे आहेत तर भक्ताचं जीवन इक्वल टू मी भक्ताचं जीवन इक्वल टू मी असं जर असेल मी म्हणजे भगवान भक्ताचं जीवन म्हणजे भगवान असं जर समीकरण असेल तर आपण सांगतो तसं करा काय बरोबर चिन्हाच्या उजवीकडे असणारी जी क्वांटिटी आहे ना कोणती भगवान ती तिकडे पॉझिटिव्ह असते ती आता बरोबर चिन्हाच्या इकडे डावीकडे आणा पक्षांतर नयन करून पण ती पॉझिटिव्ह क्वांटिटी क्वांटिटी इकडं आणताना निगेटिव्ह होतो बरं का लक्षात घ्या तेव्हा आता समीकरण कसं होईल ती क्वांटिटी इकडं आणली तर भक्ताचं जीवन मायनस भगवान इक्वल टू झिरो याला म्हणायचं भक्तिनिष्ठ जीवन बरं का भक्ताचं जीवन मायनस भगवान equal to zero Tukaram Maharaj म्हणाले तुका म्हणे अंतराय देवी काय झेणे ते भगवंताशी अंतराय साधून ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणाले हरिवीण जन्म तो नरकची बळी जाणला घ्या